काळी घागर काळी रात्र काळी घागर काळी यमुना जळे जडेली काळी उमा उंच काळी बिलबल काळी गळामुती कावळी काळी उमा गळामुती कावळे काळी उमा कास कासोलीत काळी वमा कास कासोलीत काळी वमा उंच काळी दिनभर काळी उंच काळी दिनभर काळी कळामुती कावळी काळी ओमा कळामुती कावळी काळी ओमा <laughs> एकले पाण्याला नवदाय साधणी नवदाय साधणी नवदाय साधणी एकले पाण्याला नवदाय साधणी नवदाय साधणी नवदाय साधणी नवे पाठवा मूर्ती सावळी मूर्ती सावळी उमार कुंठ काळी निलकल काळी कुंठ काळी निलकल काळी कळामुती कावळे काळी ओ हो माय कळामुती कावळे काळी ओ हो माय विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी विष्णुदास नाम्याची स्वामिनी काळी कृष्णमूर्ती बहुकाळी हो कृष्णमूर्ती बहुकाळी ओ माय कळामुती कावळी काळी हो माय कळामुती कावळी काळी हो माय रात्र काळी सागर काळी यमुना जळे काळी हो माय कुंभ काळी बिलवर काळी कळामुती कावळी काळी हो माय कळामुती कावळी काळी हो